गुरुर् ब्रह्मा विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नम आज आपण दुर्लभ या शब्दाचा ह्या कोटीचा विचार आहे काय काय दुर्लभ आहे जगात ज्या दुर्लभ गोष्टी आहेत त्याच्यामध्ये हा नरदेह म्हणजे आपल्याला मिळालेलं हे शरीर ही किती दुर्लभ आहे तर सुभाषित कार म्हणतात पुनर्वितम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा जे म्हणजे एखाद्याची नोकरी गेली तर दुसरी नोकरी मिळवता येते एखाद्याचा मित्र तुटला त्याच्यापासून तर दुसरा जोडता येतो एखाद्याची बायको निघून गेली तर दुसरी करता येते नाथ महाराज म्हणतात स्त्रिया मिळविता असंख्य मिळती माता न मिळे जगती, ऐसे जे सज्ञान जाणती तेही उपेक्षिती माते ते असे एखादी जमीन गेली पुन्हा घेता येईल या सर्व गोष्टी परत मिळतील पण हे नर शरीर हे परत मिळणार नाही महाराज सांगतात नरदेह दुर्लभ जाना शत वर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना नाथ महाराज हे दुर्लभ शब्द शब्द हा एकदाच वापरतात एकच टाईम वापरतात पण माऊली या नरदेहाविषयी तीन वेळा दुर्लभ शब्द वापरतात ते म्हणतात दुर्लभू रे दुर्लभू रे दुर्लभू संसार तुम्ही कानेना आहार निद्रेसाठी दवळिता माणूसपणा अहो द्विरक्ती दोष मग तिरुक्ती का नाही याचा अर्थ लक्षात घ्या की हा दोष नाहीये आम्हा मूर्खांना नरदेहाचे मत्व समजण्यासाठी माऊलींनी पुन्हा पुन्हा सांगितले का जसे अतिशय जवळचा पाहुणा आला आणि आपण लग्नाला बोलवताना आपण जरूर या जरूर असं सांगतो किंवा आपण असं लिहून देतो तसे जीवाच्या कल्याणाकरता माऊलींनी अंतकरणातील कळवळा तो बोलून दाखवलाय तुकाराम महाराज म्हणतात ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती पुढे म्हणतात तुकाराम महाराज येतो हिताचा कळवाळा पडती होती म्हणून काळा कळवाळा म्हणून तिरुक्ती दाखवली म्हणजे तीन टाइम म्हटले ते ज्ञानेश्वर माऊली पण ज्ञानी शिरोमणी ज्या अर्थी तीन वेळा शब्द वापरतात त्या अर्थी प्रत्येक शब्दात वेगळा वेगळा अर्थ असावा तो आपण समजून घेऊ माऊलींचे दुसरे अवतार म्हणजे नाथ महाराज भागवत सांगतात ही तिरुक्ती सोडवलेली त्यांनी तिने तीन टाईम का शब्द घेतला होते त्यामुळे त्या दुर्लभू हो, म्हणजे चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये नरदेह हा दुर्लभ ते सांगतात काय चौऱ्याऐंशी लक्ष योनी त्यात मनुष्य देहा वाचूने अधिकारी ब्रह्मज्ञानी आन कोणी असे ना दुसऱ्यांदा शब्द वापरले दुर्लभू हो. ते म्हणतात सर्व इंद्रिय यथा सांग असणे हे दुर्लभपणाचे दुसरे लक्षण म्हणतात सुदृढ म्हणजे अव्यंग अविकल सकळ भोग नव्हे बहिरे मुके अंधपंग सर्वांगी सांग परिपूर्ण आणि तिसऱ्यांदा जो दुर्लभ शब्द वापरला तो म्हणजे भारतासारख्या धर्मप्रधान देशात जन्म मिळणे सुद्धा दुर्लभ नाथ महाराज म्हणतात भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती तेथही विवेकू परमार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा येणे देह होय मत प्राप्ती या लागी आद्य देहो या ते म्हणती याची दुर्लभ गा अव्याप्ती भाग्य पावती नरदेह कबीरदास सुद्धा याला दुर्लभ म्हणतात ते कबीरदास काय म्हणतात पहा मनुष्य जन्म दुर्लभ दुर्लभ हे मिले न बारंबार बार वर्षे फल गिरे फिर न लगेडार म्हणजे नरदेह पुन्हा पुन्हा मिळत नाही जसे झाडाचे फळ खाली पडले तर परत देठाला लागत नाही नरदेहाची नरदेहामध्ये चांगली बायको चांगला मुलगा चांगले नातेवाईक चांगला मित्र मिळणे सुद्धा दुर्लभी भागवत काय म्हणतात दुर्लभम प्राकृत दुर्लभम मित्रम दुर्लभ क्षेमकृत सुत दुर्लभा सदृशी भार्या दुर्लभा स्वजन बार भागवत सांगतात आणि पुढे म्हणतात दुर्लभो मनुष्यो देहो देही नाम तत्रापि दुर्लभम मान्ये वैकुंठ प्रिय दर्शन ह्याचा अर्थ असा की मानव देह दुर्लभे तो क्षणभंगुरी त्यामध्ये वैकुंठ प्रिय म्हणजे देवाचे आवडते भक्त भेटणे सुद्धा दुर्लभी आणखी एक महत्वाचे म्हणजे की या तीन दुर्लभ गोष्टी देवाच्या कृपेशिवाय मिळत नाही शंकराचार्य म्हणतात दुर्लभम त्रयमेवैत देवानुग्रह हैतुकम मनुष्यत्वम ममुक्षत्व महापुरुष संश्रेया म्हणजे मानवपण साधकपण व महात्म्यांच्या सहवास या तीन गोष्टी दुर्लभ आहेत तुळशीदास दोन गोष्टी दुर्लभ सांगत संत समागम हरिकथा तुलसी दुर्लभ होय सुतदारा अरु लक्ष्मी पापी घर भी होय तुलसीदासांनी म्हणजे संत समागम हरिकथा या दोन गोष्टी दुर्लभ आहेत बायको मुले व संपत्ती तर पापी माणसांना सुद्धा सुद्धा घरे असते म्हणजे तात्पर्य असं का मिळणे हा दुर्लभी त्यात साधक होणे दुर्लभी आणि शेवटी संत होणे फारच दुर्लभी मनुष्यानं सहस्रेशु, कच्छिद्य तपी सिद्धये यततामपि सिद्धानां कच्छित मान वेत्ती तत्वत गीतेतल्या सातवा अध्याय तिसरा श्लोक म्हणतात हजारो माणसात परमार्थास एखादा लागतो अशा हजारो परमार्थ मार्गी साधकांपैकी देवाची प्राप्ती एखाद्यालाच होते आणि माऊली दृष्टांतही देतात संपूर्ण जगामध्ये चांगली व दणकट माणसे पाहून सैन्य निर्माण होतात पण लढाईच्या वेळी शेवटी एखाद्याचाच विजय प्राप्त होतो माऊली म्हणतात जैसे भरलीये त्रिभुवन एक एक चांगा अर्जुना निवडूनही की जे सेना लक्षवरी की तयाही पाठी जे वेळी लोह मासा ते घाटी ते वेळी विजय श्रियेची पाठी एकच बैसे म्हणजे ज्याप्रमाणे परीक्षेमध्ये बसणारे विद्यार्थी लाखो असतात पण त्यातील पन्नास टक्केच पन्नास टक्के नापास होतात काही तृतीय श्रेणीमध्ये येतात काही द्वितीय येतात काही प्रथम श्रेणीमध्ये एखादाच येतो आणि सगळं एक असं का निवडणुकीत जेवढे उमेदवार उभे राहतात त्यापैकी एखादाच निवडून येतो निवडून आलेल्यापैकी फार थोडेच मंत्री होतात आणि एकच पंतप्रधान होतो तुकाराम महाराज दृष्टांत देतात का जेवढा झाडाला मोहर येतो तेवढ्या कैऱ्या येत नाही जेवढ्या कैऱ्या येतात तेवढा आंबा पाडाच येत नाही आणि जेवढा आंबा येतो आंबा पाडाच येतात तेवढा आडीत येत नाही आणि जेवढे आडीत येतो तेवढे परिपक्व होत नाही म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात महुरा ऐसे फळे नाही आधी काही गळती पक्व दशे येते थोडी नाश आढी ते विरळा पावे विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे महाभारताच्या युद्धात एकोणचाळीस कोटी एवढे सैन्य लढले पण शेवटी दहाच जण उरले आणि पांडवांकडील पाच श्रीकृष्ण सात्यकी आणि कौरवांकडील कृपाचार्य अश्वस्थामा कृतवर्मा हे मोक्ष दुर्लभ एवढेच उरले फक्त म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात मोक्ष तो देवा तुमचा दुर्लभ जो ठेवा त्यापेक्षा रसिक संत जो देवास नाचवतो तो महात्मा दुर्लभी कबीरजी म्हणतात सिंहन के लेडे नाही हंसो की नाही पात लालो की नाही बोरिया साधू न चले जमात म्हणजे सिंहांची डुकरासारखी पिलावळ नाही एक असतो हंसाचा थावा नसतो एखादाच हंस लाल मोत्यांच्या पाट्यात्यासारख्या गोण्या नसतात एखादाच लाल हिरा त्याचप्रमाणेच कोणत्या तरी जमातीत एखादाच साधू असतो नारद भक्ती सूत्रात म्हणतात मत संगत सुदुर्लभ हो अगम्य अमोघच्छ असे श्रेष्ठ महात्मे भेटणे हे दुर्लभ भेटले तरी कळणे दुर्लभ अहो इंद्राला दुर्वासांची भेट झाली पण दांभिकपणाने मान दिला नाही मान दिला पण कळले नाही त्यामुळे सर्व संपत्ती समुद्रात गेली आणि जर कळले असते तर जीवाचा उद्धार झाला असता जन्म फुकट जाणार नाही अशा दुर्लभ महात्म्यांचा अनुभव काय ती गीतेत म्हणतात बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान मा वासुदेव हा सर्वमिति सहा महात्मा सुदुर्लभ अनेक जन्मांनी ज्ञानवान मला शरण येतात त्यात सर्व जगत वासुदेवमय आहे असा अनुभव येतो पण हे फार दुर्लभ आहे या श्लोकावरील माऊलींच्या दोन ओव्या आपण या ठिकाणी घेतोय ते म्हणतात हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव म्हणून भक्ता माझे रावो आणि ज्ञानी तोची पुढे म्हणतात जयाची प्रतितीचा वाखारा पवाडू होय चराचरा तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ नाथ महाराज म्हणतात ब्रह्म सर्वगत सदा सम जेथे अनु नाही विषम ऐसे जानती ते अति दुर्गम तया भेटी झालिया परम आणि यापुढे एक नामदेवरायांचा अभंग आपण घेऊ आणि ही कोटी संपू सुवर्ण आणि परिमळ हिरा आणि कमळ योगी आणि निर्मळ हे दुर्लभ जी दातार देवा जरी बोलता कल्पतरू चालता गज जरी दुबता हे दुर्लभ जी दातार क्षत्रिय आणि शूर भला स्वरूपी गुण व्यापिला चंदन फुली फुलला हे दुर्लभ जी दातारा सुंदर आणि पतिव्रता पुराणिक तरी ज्ञाता सावधान श्रोता हे दुर्लभ जी दातारा धनवंत आणि दयाळू व्याघ्र आणि कुपराळू अग्नी आणि शीतळू हे दुर्लभ जी दातारा ऐसा पूर्ण सर्व गुणी केवी पाविजे शारंग पाणी नामा करी विनवनी मुक्तिचरणी त्याची हे जवळजवळ नामदेवरायांचे देवासमोर केलेले ज्ञानेश्वर माऊलींचेच वर्णन आहे आणि ह्या दुर्लभ कोटीचा विचार करून या ठिकाणी आपण आज थांबू सद्गुरुनाथ महाराज की जय